भवतारकू अशा कान्हो वनमालीच्या विरहाचा ताप तिला इतका असह्य होतोय की या उष्णतेचं शमन करण्यासाठी ज्या प्रसिद्ध वस्तू आहेत त्या सर्व तिच्या बाबतीत गैरलागू आणि निरर्थक ठरल्या आहेत चंद्र चांदणं चाफा चंदन सामान्यपणे या उष्णतेचा परिहार करणाऱ्या गोष्टी फुलं फुलांची शय्या पण याचा काहीही तिच्या बाबतीत उपयोग होत नाही चंद्र नाही चांदणं नाही चाफा नाही चंदनाची उटीच नाही चंदनाची चोळी घातलेली आहे तिने चोळी म्हटलेली आहे जी अंगाला अशी घट्ट चिकटून असते परंतु चंदनाच्या चोळीनी अंगाचा दाह शांत होण्याऐवजी तिच्या सर्वांगाचा दाह वाढलेला आहे विश्रांतीसाठी सुमनाची शय्या अंथरली परंतु तिला आगीसारखी ती पोळून टाकत आहे आणि एरवी ज्या स्वरांनी आपल्या अंतःकरणाला आल्हाद होतो त्या कोकिळेचा सुद्धा तिला ऐकवेनासा झालेला आहे ज्या ज्या साधनांनी मनाचा ताप कमी होईल त्या त्या साधनांनी तिला तो वाढल्याचं लक्षात येत चाललं आहे तिचं बिचारीचं दुर्दैव असं आहे की शेवटी ती आरशामध्ये पाहायला जाते स्वतःचं रूप स्वतःची आकृती परंतु तिला स्वतःचं रूप दिसतच नाही दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले त्याही ठिकाणी तिला तिच्या कान्हो वनमालीचंच रूप दिसतं त्याचा तिला इतका ध्यास लागलेला आहे की ज्यामुळे तिचं स्वतःचं अस्तित्व सुद्धा ती पार विसरून गेलेली आहे आणि त्याच्याच अस्तित्वाशी ती एकरूप झालेली आहे ही जी विरेहिणीची वियोगाची परमावस्था आहे ती ज्ञानेश्वरांनी या गीतामध्ये अत्यंत उत्कटपणे शब्दांकित केलेली आहे अशा अवस्थेमध्ये काही दिलासा देणाऱ्या गोष्टी येतात एखाद्या दिवशी पहाटे पहाटे अंगणामध्ये कावळा दिसतो आणि त्याचा आवाज ऐकू येतो सामान्यपणे कावळा हा काव्यामध्ये वर्ज मानलेला पक्षी काव्यामध्ये भारद्वाज राजहंस कोकिळ मोर पोपट या पक्ष्यांना स्थान असतं पण ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्याला प्रेमाने आवतण देण्याचं कारण लोकसाहित्यामध्ये कावळा हा माहेरचा दूत मानला गेलेला आहे त्यामुळे सासूर त्याचं आगमन हे अतिशय आशादायक वाटतं कुठला तरी माहेरचा सांगावा त्याने आणला असेल अशी तिला आशा वाटते ती त्या कावळ्याचं प्रेमाने स्वागत करते आणि त्याच्याशी संवाद करते ती त्याला कावळा किंवा काक म्हणत नाही काऊ म्हणते त्याच्या पावलांना ती पावलं म्हणत नाही पाऊ म्हणते तिने असं लोभ स्वरूप त्याचं केलेलं आहे जेणेकरून त्याच्याशी ममतेचे अनुबंध प्रस्थापित व्हावेत उड उड रे काऊ तुझे सोन्यानी मढवीनं पाऊ तुझ्या पावलांमध्ये जी पादत्राणं असतील ती मी सोन्याने मढवून देईन परंतु पाहुणे पंढरी घरा काही येतील त्याची मला तू वार्ता अगोदर दे त्याच्यासाठी ती उतावेळी झालेली आहे ती त्याला तऱ्हेतऱ्हेची प्रलोभनं दाखवते दही भाताची उंडी त्याच्या तोंडी लावण्याचा आमिष दाखवते दुधाची वाटी भरून त्याच्या ओठाला लावण्याचं प्रलोभन दाखवते आणि तो शकून तिने त्याला सांगावा यासाठी ती बिचारी आसुसलेली आहे टोगे